श्री योगवासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग एकोणतीसावा श्री वाल्मिकी म्हणाले राघवा स्वस्थ व समचित्त होऊन असे ऐकत असताना तो स्वात्मस्वरूपात स्वैर विश्रांती पावता पावला असता <clears throat> परमानंदास प्राप्त झाला असता त्या सभेत बसलेले सर्व श्रोतेही उपशमाने अत्यंत शोभू लागले असता राघवाला प्राप्त झालेली आत्मविश्रांती काही वेळ तशीच स्थिर व्हावी म्हणून मेघापासून शेतावर कोसळणारा पाऊस जसा काही वेळ थांबतो त्याप्रमाणे मुनीने वचनामृत थांबवले नंतर अर्धा मुहूर्त तशाच अवस्थेत लोटल्यावर वक्त्यातील श्रेष्ठ वसिष्ठाने राघवाला पुन्हा देहभानावर आणले व पुन्हा तोच अर्थ दृढ करण्यासाठी तो वसिष्ठ सांगू लागला श्री वसिष्ठ सांगू लागले रामा तू चांगला प्रबुद्ध झाला आहेस निजात्म्यास जाऊन पोहोचला आहेस तू असाच या परमार्थ आत्मतत्वाचा अवलंब करून राहा या संसारात स्थित होऊ नकोस या संसार चक्राची कल्पना ही नाभी आहे तिला अडवून धरले की हे रघुनंदना हे संसार चक्र ही आपली नित्यगती सोडून स्थित होते संसाराच्या मनोरूप नाभीला रागद्वेषाने क्षुब्ध केले असता या संसार चक्राला मोठ्या यत्नाने जरी अडवून धरले तरी ते वेगाने फिरू लागते तेव्हा अभ्यास व वैराग्य यांना दृढ करणे त्या श्रेष्ठ यत्न बल व प्रज्ञा इतक्यांचा आश्रय करून युक्तीने संसार चक्राची नाभी असे जे चित्त त्याचाच निरोध करावा प्रज्ञा व सौजन्य या सहवर्तमान शास्त्रयुक्त जे पौरुष त्यानेही जे प्राप्त होत नाही ते काहीच या सृष्टीत प्राप्त होणे शक्य नाही मूढाच्या बोधासाठी कल्पलेली दैविक परता सोडून सततच्या प्रयत्नाच्या जोरावर प्रथम चित्ताचा निरोध करावा ब्रह्मदेवापासून प्रवृत्त झालेल्या अज्ञानरूपी भ्रमाने हे वस्तुत असत असलेले जगतच सत्य आहे असे भासते हे जगदरूपी दृश्य आकार अज्ञानामुळे होणारे भ्रमाचेच फक्त विस्तार आहेत सर्व विकल्प उत्पन्न करणाऱ्या संकल्पापासून झालेले हे देह येथे भ्रमण करत आहेत त्यामुळे केवळ या देहाच्या नुसत्या नाशानेच इष्टसिद्धी होत नाही कारण पुन्हा देह परंपरा उत्पन्न करणारा संकल्प हा राहतोच यासाठी हे रामा देहाला होणाऱ्या सुखदुःखांचा शहाण्याने विचार करू नये ज्यांचे मुख दुःखाने म्लान झाले आहे व अश्रू आणि घाम यांनी आर्द्र झाले आहे अशा मनुष्याचा देह प्रसन्न मुख व क्लेशरहित चित्रातील नरदेहाहूनही अधिक तुच्छ आहे चित्रातील पुरुषाला जितकी स्थिरता असते तितकी आधीव्याधींनी अत्यंत म्लान झालेल्या व स्वतःच झिरपून नाश पावणाऱ्या खऱ्या देहालाही नसते असे पहा चित्रस्थ देहाला कोणी जर मुद्दाम पुसून नाहीसे केले तरच तो नाश पावतो एरवी तो नाश पावत नाही पण हा अवश्य नाश पावतो मानवाच्या चित्राला जर चांगल्या प्रकारे जपले तर ते फार दिवस अतिशय शोभा देते पण या देहाचे जरी चांगले पालन व रक्षण केले तरी तो नाश पावतोच वृद्धी पावत नाही त्यामुळे चित्रदेह श्रेष्ठ ठरतो हा संकल्पापासून झालेले देह तसा नाही कारण जे गुण चित्रदेहात आहेत ते या संकल्पदेहात नाहीत जड चित्रदेहाहूनही हा जो प्रसिद्ध मांसदेह तो अधिक तुच्छ आहे तेव्हा त्या मांसमय देहावर तुझी इतकी आस्था कशाला हे निष्पापा हा दीर्घ संकल्प देह आहे त्यावर आस्था ठेवणे योग्य नव्हे स्वप्नातील देहाहून हा अतिशय तुच्छ आहे कारण अल्पसंकल्पापासून झालेल्या स्वप्नातील देह फार वेळ सुखी किंवा दुःखी होत नाही पण दीर्घ संकल्पापासून झालेला हा जागृतीतील देह दीर्घकाल दुःखाने दुःखी होतो देह संकल्पमय आहे तो स्वतः नाही किंवा आमचाही नाही मग त्याच्यासाठी हा मुयूढ व्यर्थ क्लेश का भोगतो चित्रातील पुरुषाला क्षत झाले किंवा त्याचा नाश झाला असता त्या चित्राच्या मालकाला काही वाटत नाही त्याप्रमाणे स्वप्नातील संकल्पदेह क्षत किंवा क्षीण झाला असता आत्म्याला काही क्षिती वाटत नाही ज्याप्रमाणे मनोराज्यातील देहाला क्षत झाले किंवा तो क्षीण झाला तरी मनोरथ करणाऱ्या पुरुषाला काही होत नाही ज्याप्रमाणे तिमिरदृष्टीला भासलेला दुसरा चंद्र क्षत किंवा क्षीण झाला असता खऱ्या चंद्राला काही होत नाही जसा स्वप्नातील खऱ्या चंद्राला काही होत नाही जसा स्वप्नातील समारंभ क्षत किंवा क्षीण झाला असता पुरुषाला काही क्षती नाही जसे नदीचे जल वाढले किंवा आटले तरी नदीला काही क्षती नाही त्याप्रमाणे केवळ संकल्पाने रचलेल्या स्वभावतःच नाशिवंत असलेल्या या शरीर यंत्राला काही क्षत झाले किंवा तो क्षीण झाला तर आत्म्याची काही हानी होत नाही दीर्घ स्वप्नमय अशा या संसारात चित्त संकल्पाने कल्पिलेल्या देहाला कोणी दूषित केले किंवा भूषित केले तरी चित्ताची काही हानी किंवा लाभ नाही ज्याने चित्त अंत पावत नाही आत्मा चलन पावत नाही किंवा ब्रह्म विकार पावत नाही तेव्हा देहाचा क्षय झाला असता आत्म्याचे काय न्यून होणार भ्रमण करत असणारे चक्रावर बसलेल्या पुरुष स्वतःच्या चक्राच्या समीप उलट दिशेने भ्रमण करत असलेल्या दुसऱ्या मोठ्या चक्राप्रमाणे हे सर्व दिग्मंडळ भ्रमण करत आहे असे अत्यंत मोहित होऊन जसा पाहतो त्याप्रमाणे अकस्मात उत्पन्न झालेल्या व वाढणाऱ्या मिथ्या अज्ञानामुळे मिथ्या अज्ञानचक्रावर आरूढ झालेल्या अज्ञानी जीवाला हे देह परंपरा चक्र तसेच उलट भ्रम भ्रमण करत असलेले दिसते हे देहचक्र भ्रम देणारे स्वतः भ्रमण करणारे पतन करणारे सर्वथा पतन पावलेले मारले गेलेले व मारले जाणारे दिसते यासाठी पूर्ण धैर्याचा अवलंब करून या मोठ्या भ्रमाचा त्याग करावा हा देह संकल्पाने केलेला आहे मिथ्या अज्ञानाने तो सत आहे अशी जरी प्रतिती येत असली तरी तो असत असता सत कसा होईल रामा दोरीच्या ठिकाणी जशी सर्पबुद्धी होते त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये हा देह मिथ्याच उद्भवला आहे तो जगाची असत्क्रिया ही सच्चीच करतो जे जडाकडून केले जाते ते केले गेले असे म्हणत नाही त्यामुळे देह जरी काही करत असला तरी तो केव्हाही करता होऊ शकत नाही कारण देह जड आहे जडाला इच्छा असत नाही व निर्विकार आत्म्यामध्येही ती संभवत नाही त्यामुळे कोणीच करता नाही आत्मा हा केवळ देहाचा द्रष्टा आहे जसा वारा वाहत नसलेल्या प्रदेशातील दिवा मूळ असतो तसाच राहतो त्याप्रमाणे साधकाने या जगतस्थितीत सर्व भावांमध्ये साक्षीप्रमाणे राहावे जसा सूर्य आकाशातच दिवसाची सर्व कर्मे करतो त्याप्रमाणे हे रामा तू ही सर्व राज्यकृत्य कर या असन्मय शून्य मिथ्याच उत्पन्न झालेल्या देहरूपी ग्रहात अज्ञ मनुष्याने किंवा बालकाने खोट्याच कल्पलेल्या यक्षाप्रमाणे हा निस्सार सर्व सज्जनांनी वर्ज ठरवलेला चित्त नावाचा अहंकाररूपी दुष्टवेताळ कोठून तरी येऊन शिरला आहे तू या दुष्ट अहंकाराचा चाकर होऊ नकोस कारण रामा त्याचे भृत्यत्व स्वीकारल्यास नरदुःखच हेच फळ निश्चयाने प्राप्त होते देहरूपी गृहात स्वसंकल्पाच्या विलासाने दुष्ट आकाराचा उन्मत्त चित्तवेताळ लीलया सर्वत्र संचार करतो शून्य देहरूपी गृहात प्रवेश करून चित्तरूपी यक्षाने जसे भयंकर काम केले आहे की त्याला भिवून मोठमोठे साधकही समाधीत त्या चित्तवेताळाला आपल्या क्षुद्र रूपी मंदिरातून घालवून दिल्यावर या संसाररूपी मंदिरातून घालवून दिल्यावर या संसाररूपी शून्य नगरात साधक कदापि भीत नाही चित्तरूपी भूताने ज्याला व्याकुळ केले आहे अशा या शरीरग्रहात जे आसक्त असतात ते अनंतकोटी देह नष्ट झाले असतानाही अद्यापी देहालाच आत्मा समजून का राहतात तेच कळत नाही देहालाच आत्मा मानल्यामुळे सतत होणाऱ्या दुःखाचा अनुभव येत असतानाही ते त्याला देहाहून भिन्नपणे ओळखण्याचा प्रयत्न करत नाहीत हे मोठेच आश्चर्य आहे चित्तपिशाच्याने देहगृहाला ग्रासले असता जे मरतात त्यांची बुद्धी पिशाच्यासारखी होते पिशाच्याशिवाय इतरांसारखी होत नाही अहंकाररूपी मोठ्या यक्षाचे गृह असलेल्या दृष्ट दुष्ट शरीरावर आस्था ठेवून विहार करणारा पुरुष म्हणजे पिशाचच आहे हे साधू ते ग्रह स्थिर नाही म्हणून त्यावर आस्था ठेवणे उचित नाही तेव्हा अहंकाराची चाकरी सोडून व त्याला सर्वथा विसरून जाऊन तू आपल्या विशाल बुद्धीने स्वात्म्याचाच सत्वर आश्रय कर अहंकाररूपी पिशाचाने ज्या नरके छूना ग्रासले आहे त्या मोहमदाने अंध झालेल्या जीवांना कोणी मित्र नसतात कोणी बांधव नसतात कारण त्यांच्यामध्ये विनायाचा अभाव असतो व उद्धटपणाचाही पूर्ण असतो त्यामुळे त्यांच्याशी कोणी स्नेह करत नाहीत अहंकाराने दूषित झालेल्या बुद्धीने जी क्रिया केली जाते तिचे विषवल्लीसारखे कलह वैर्य इत्यादी मरणात्मक फळ मिळते विवेक व धैर्य नसलेल्या मूर्खाने अहंकार महोत्सवाचा आश्रय केला की तो तत्काळ नष्टच झाला आहे असे तो समज ज्या मूढांना अहंकार पिशाच्याने पछाडले आहे ते नरकाग्नीचेच इंधन झाले आहेत ज्यांच्या हृदयछिद्रात अहंकार सर्व सर्प चळवळ करत असतो ते मूर्ख आपला देहवृक्ष लवकर पाडवून घेतात हे श्रेष्ठातील श्रेष्ठ रामा अहंकार पिशाच देहात राहो की निघून जाऊ तू त्याच्याकडे मनाने पाहूही नकोस तू याप्रमाणे त्याच्याकडे दुर्लक्ष केलेस त्याची अवज्ञा केलीस त्याचा तिरस्कार केलास म्हणजे ते अहंकार पिशाच तुला काही करणार नाही चित्त पिशाच्याची उपेक्षा केल्यावर ते या देहगृहात जरी स्फुरण पावत राहिले व त्याचे आत अनंत विलास चालले तरी आत्म्याला त्याची काही पीडा होत नाही चित्तक्षयाने पछाडलेल्या पुरुषांना ज्या विपुल आपत्ती भोगाव्या लागतात त्यांची शंभर वर्षातही गणना करता येत नाही हे निष्पापा हाय हाय मी मेलो आहे मी जळलो आहे अशा प्रकारच्या ज्या दुःखवृत्ती त्या अहंकार पिशाच्याच्याच शक्ती आहेत दुसऱ्या कोणाच्याही नाहीत आकाश सर्वत्र आहे पण त्याचा येथे कोणाशीही काही संबंध नाही त्याचप्रमाणे आत्मा जरी सर्वगामी सर्वव्यापी असला तरी त्याचा अहंकाराशी संग नसतो वातरज्जूने सूत्रात्म्याने युक्त असलेले हे चंचल देहरूपी यंत्र जे जे करते व जे घेते ते सर्व अहंकाराचे चेष्टीत आहे वृक्षाचा करता नसलेले आकाश वृक्षाच्या उत्पत्तीला जसे कारण होते त्याप्रमाणे स्वरूपात स्थिर असलेला आत्मा चित्ताच्या चेष्टांचे कारण होतो जसे दीपाच्या केवळ सान्निध्याने भिंतीचे निर्मल रूप व्यक्त होते त्याप्रमाणे केवळ आत्म्याच्या सान्निध्याने मन स्वतः सत्तायुक्त व कल्पित शरीरयुक्त होऊन स्फुरण पावते रामा त्रिकाली ही एकमेकांपासून भिन्न असलेल्या चित आत्मा व जडचित्त यांचा पृथ्वी व द्यूलोक यांच्यामध्ये संबंध कसा होणार हे रघुनंदना चपल स्पंदनांना प्रेरणा करणाऱ्या प्राणाच्या शक्तींनी वश केलेले चित्तच आत्मा आहे असे मूर्खपणामुळे दिसते आत्मा प्रकाशरूप नित्य सर्वगत व विभू आहे फसवणारे चित्तच अहंकार असून तेच हृदयातील मोठे तम आहे असे तू जाण तू वस्तुत सर्वज्ञ आत्मा आहेस मन नव्हेस मनोदेहाला अगदी दूर कर तू त्याच्याशी अगदी मिळून कसा गेलास शून्य देहरूपी ग्रहात स्थित झालेले मनोरूपी भूत फार दुष्ट आहे हे उत्तमा ते आत्म्याला स्पर्श न करताच मी त्याला स्पर्श केला आहे आत्मा माझ्याशी सुसंगत झाला आहे असे वृथाच समजून राहतो यासाठी हे आणि या मनपिशाच्याला सोडून जसा जो तू आहेस तोच स्थिर हो त्या चित्तयक्षाने ज्याला पूर्णपणे पछाडलेले आहे अशा माणसाचे रक्षण करण्यास शास्त्रे बांधव व गुरु समर्थ होत नाहीत पण ज्याच्या चित्तवेताळ शांत झाला आहे अशा माणसाला थोड्याशा चिखलातून हरणाला जसे वर काढता येते त्याप्रमाणे गुरु शास्त्रार्थ व बांधव वर काढू शकतात या जगद्रूपी शून्य नगरातील सर्व देहगृहांना वल्गना करणाऱ्या प्रमुख चित्त यक्षाने अतिशय दूषित करून टाकले आहे देहरूप मर्यादित भागात उत्पन्न झालेली ही चित्तवेताळयुक्त सर्व शून्य जगद्रूपी अरण्यभूती कोणाला भयप्रद होत नाही कारण या जगद्रूपी नगरातील चित्तपिशाच शांत झालेल्या देहरूप गृहाचा काही थोडे सज्जन अनुभव घेतात रघुनंदना येथे जी जी दिशा चांगल्या प्रकारे ऐकू येते ती ती प्रमत्त मोहवेताळांनी पूर्ण व्यापलेल्या देह स्मशानांनी भरलेली आहे या जगद्रूपी मोठ्या अरण्यात अज्ञ बालकाप्रमाणे मोहित होणाऱ्या स्वतःचा तू धैर्यांशाचा अवलंब करून स्वतःच उद्धार कर हे रामा ज्यात संचार करणारी भूते हाच पशूंचा समुदाय आहे अशा या जगदरूपी जीर्ण अरण्यात हरणांच्या पोरांप्रमाणे तृणासारख्या तुच्छ विषयरसांनी तू संतुष्ट होऊ नकोस या भूतलरूपी अरण्यात हरणांची पोरे खुशाल फिरतात पण तू अज्ञान गजाला खाऊन सिंहाच्या वृत्तीचा आश्रय कर रामा हरणांच्या पोराप्रमाणे दुसरे मूढ नरपशु या जंबूद्वीपातील स्वजंगलात विषय तृणाचा खुशाल आस्वाद घेत जरी संचार करीत असले तरी त्यांना तसे करू दे पण तू मात्र त्यांच्यासारखा होऊ नकोस रेडा जसा पाण्याने भरलेल्या डबक्यात लोळत राहतो तसा फारच अल्पकाळ सुखावह होणाऱ्या व अंगाला चिखलाचा लेप लावणाऱ्या बंधुरूप डबक्यात तू डुंबू नकोस भोगाच्या विस्तारांना मनातून बाहेर काढून टाक श्रेष्ठांच्या मार्गाचे अनुसरण कर आणि आपल्या मोठ्या लाभाचा चांगला विचार करून एका स्वात्म्याचाच आश्रय कर अपवित्र तुच्छ दुर्भग व दुराकार अशा देहासाठी तू आसक्तिरूप चिखलात ऋतू नकोस कारण तू हे लक्षात ठेव की त्या चिखलात रुतलेल्या पुरुषांना उग्र चिंतारूपी राक्षसी खाऊन टाकतात कर्माने देहाला निर्माण केलेल्यांना रूपी राक्षसाने आश्रय केला दुःख हा मनाचा धर्म आहे पण जीव त्याचा भोग घेतो अशी ही मूर्खपणाची परंपरा अति आश्चर्यकारक आहे पाषाणाची घनता जशी एकरूप असते त्याप्रमाणे आत्म्याची सदैक रूपता आहे सदैक घन आहे केवळ सत्ता हेच त्याचे सामान्य आहे व ते अनात्म पदार्थामध्ये संभवत नाही जशी पाषाणाची घनता म्हणजे कठीणपणा त्याच्याहून भिन्न नसते त्याप्रमाणे समष्टी व्यष्टी मनांचा समूह स्थूल प्रपंच वगैरे आत्म्याहून पृथक विद्यमान नाही कारण केवळ सत्ता स्वभाव असलेल्या आत्म्याशी त्याचा अभेद असतो त्यामुळे या मानसाधिकांची पृथक स्थिती संभवत नाही जशी पाषाणाची पाषाणता व घटाची घटता त्याहून भिन्न नसते त्याप्रमाणे सत्ता मात्र आत्म्याहून मानसादी सर्व अभिन्न अभिन्नच आहे याविषयी ही दुसरी महामोहाची विनाश करणारी दृष्टी आहे ज्याच्या मस्तकावर अर्धचंद्र आहे अशा देवाने संसार दुःखाच्या शांत्यर्थ पूर्वी मलाही कैलास पर्वताच्या गुहेत सांगितले चंद्राच्या किरणांच्या समूहाप्रमाणे प्रकाशमान व द्युलोकाच्या पार गेलेला कैलास म्हणून हा श्रेष्ठ पर्वत आहे ते गौरीपतीचे मंदिर आहे तेथे चंद्रकला धारण करणारा भगवान देव हर असतो पूर्वी मी एकदा त्याच पर्वतावर गंगेच्या तटाकी आश्रय करून त्या महादेवाची पूजा करत राहिलो होतो तपासाठी मी बरेच दिवस तेथे तपस्व्याप्रमाणे कृच्छ चांद्रायणी व्रत आचर करीत होतो माझ्याबरोबर तेथे सिद्धांचा मोठा समूह होता मी शास्त्रार्थांचा संग्रह केला विचार व पुष्पांसाठी मी पर्णपत्रे केली पुस्तकांचा मोठा संग्रही मजपाशी होता रामा कैलास पर्वतावरील वनकुंजात एवम गुणविशिष्ट हो होऊन तप करत असताना माझा तेथे पुष्कळ काळ लोटला नंतर एकदा मला श्रावण मासाच्या कृष्ण पक्षातील अष्टमीच्या दिवशी रात्रीचे अग्र म्हणजे जो प्रदोष काळ तो पूजा जप ध्यान इत्यादिकांच्या योगाने घालविल्यावर सर्व प्राण्यांचा संचार वगैरे शांत झाल्यामुळे सर्व दिशा काष्ठमौन व्रत धारण केल्याप्रमाणे अगदी शांतरूप झाल्या असता त्या गहनकुंजात दाट अंधकार पसरला असता रात्रीचा पहिला प्रहर संपला असता मी आपली समाधी किंचित शिथिल केली आणि बाहेर दृष्टी लावून क्षणभर बसलो एवढ्यात त्या अरण्यात एकाकी उत्पन्न झालेले तेज मी पाहिले ते शेकडो शुभ्र अभ्रांसारखे होते त्याला चंद्रबिंबाच्या समूहाची उपमा योग्य होती त्याने दिवसमुखाला प्रकट केले त्या तेजाला पाहून मी आश्चर्यचकित झालो व आतील प्रकाशाने शोभणाऱ्या बुद्धिदृष्टीने मी जो त्या समोरील पर्वत शिखराकडे पाहत आहे तो चंद्रकला मस्तकावर धारण करणारा हर तेथे आला त्याने गौरीच्या खांद्यावर हात ठेवला होता नंदी त्याच्या पुढील प्रदेशातील प्राण्यांना दूर हटवत पुढे चालला होता तेव्हा तेथे असलेल्या शिष्यांना सावध करून व स्वतः सावधान होऊन अर्ध्य देऊन संतुष्ट मनाने त्याच्या दृष्टीने पवित्र झालेल्या अग्रभागी मी गेलो तेथे पुष्पांजली समर्पण करून व अर्धे देऊन मी त्रिलोचन देवाला दुरूनच प्रणामपूर्वक अभिनान अभिवादन केले तेव्हा त्याने चंद्रप्रभेची सखी अशी जी त्याची शीतल सरळ व सर्व दुःखांचे हरण करणारी दृष्टी ती माझ्यावर बराच वेळ लावली नंतर पुष्पयुक्त पाषाणावर पडलेल्या त्या त्रैलोक्या साक्षी शंकराच्या जवळ जाऊन अर्ध्य पुष्प व पाद्य मी त्याला समर्पण केले मग त्याच्यापुढे मी पुष्कळ मंदार पुष्पांच्या उंजळी अर्पण केल्या नाना प्रकारच्या नमस्कारांनी व स्तोत्रांनी शंकराची पूजा केली त्यानंतर भगवती गौरीची मी तशाच पूजा संभारांनी सख्यांसह पूजा केली गणा गणमंडळींचीही पूजा केली पूजा केल्यावर मी तेथे बसलो त्यानंतर शिवाच्याच आज्ञेने त्या पर्वत शिखरावर बसलेल्या मला चंद्रकला धारण करणारा तो पूर्णचंद्र शीतलवाणीने म्हणाला हे ब्रह्मन प्रशांतीने शोभणाऱ्या परमपदी विश्रांतीला प्राप्त झालेल्या व त्यामुळेच कल्याण करणाऱ्या तुझ्या चित्तवृत्ती परमात्म वस्तूमध्ये स्थित आहेत ना तुझ्या सर्व भीती शांत झाल्या आहेत ना हे रघुनंदना याप्रमाणे सर्व लोकांचा करता असा जो देवेश बोलल्यावर मी अत्यंत विनयशील वाणीने त्याला म्हटले हे महेश्वरा त्रिनयनाचे सतत स्मरण केल्यामुळे ज्याचे कल्याण झाले आहे अशा पुरुषांना येथे दुष्प्राप असे काही नाही व कोणत्याही प्रकारची भीती नाही तुझ्या अनुस्मरणाच्या आनंदाने ज्यांचे चित्त मत्त झाले आहे त्यांना जे प्रमाण प्रणाम करत नाही असे या जगतकोशात कोणी प्राणीच नाही तुझ्या अनुस्मरणातच ज्यांच्या चित्तवृत्ती नित्य घडून गेल्या आहेत असे जन जेथे असतात तो देश तो प्रदेश त्या दिशा व ते पर्वत अत्यंत प्रशस्त होत हे प्रभू अनुस्मरण हे पूर्वी संचय केलेल्या वृक्षस्थानीय पुण्याच्या फळाला अनंत कोटीपट विस्तृत करते या वर्तमान देहाने आरंभिलेल्या पुण्यवृक्षाला अमृताच्या सेकानेस वाढवते व पुढे केल्या जाणाऱ्या पुण्याच्या वृद्धीसाठी बीज पसरते प्रभो तुझे अनुचिंत ज्ञानामृताचा मुख्य कलश आहे संतोषरूपी चांदणे देणारा चंद्रमा आहे मोक्षपुराचे द्वार आहे हे भूतपते तुझे अनुसंधान हाच चिंतामणी आपल्यापाशी बाळगणाऱ्या मी सर्व आपत्तींच्या डोक्यावर पाय दिला आहे असे बोलून सुप्रसन्न केलेल्या त्या भगवंत महेश्वराला रामा मी नम्र होऊन पुन्हा काय म्हटले ते ऐक भगवन आपल्या प्रसादाने माझ्या सर्व दिशा इष्टार्थाने भरलेल्या आहे पण मी एक संदेह विचारतो त्याचा निर्णय प्रसन्न चित्ताने मला सांग ज्याच्यामध्ये चित्ताला उद्वेग होण्याचे काही कारण नाही त्यामुळे ते निरुपद्रव आहे जे सर्व पापांचा क्षय करणारे आहे सर्व कल्याणाला वाढविणारे आहे असे देवपूजेचे विधान कोणत्या प्रकारचे आहे ते हे प्रभो मला सांग त्यावर ईश्वर म्हणाले हे ब्रह्मवेत्यातील श्रेष्ठा मी तुला अतिशय उत्तम देवतार्चन सांगतो ते ऐक जे पूजन एकदाच केल्याने पुरुष मुक्त होतो निरंतर देवतार्चन करून ज्याने आपल्या बाहू सफळ केला अशा द्विजा देव कोण हे तू जाणतोस का पुंडरीकाक्ष विष्णू हा देव आहे त्रिलोचन शंकर हा देव नव्हे ब्रह्मदेव हा मुख्य देव नव्हे इंद्र मुख्य देव नव्हे वायू देव नव्हे सूर्यदेव नव्हे अग्निदेव नव्हे मी देव नव्हे हे उत्तम द्विजा तूही देव नव्हेस देहरूप देव नाही देव चित्तरूप धारण करणारा नाही देहादिकांची शोभा हा देव नव्हे व शरीरातील बुद्ध्यादी कोणता भावही देव नव्हे तर जो अकृत्रिम नित्य निरतिशय आनंदचित प्रकाश तो मुख्य देव होय आकाराधिकांनी मर्यादित झालेल्या परिमित वस्तूंमध्ये तसला आनंदचित प्रकाश कोठून असणार अर्थात स्वाभाविक आदी अंतरहित आनंद प्रकाशारूप जी चित तिलाच विद्वान लोक शिव समजतात ती चितच देव शब्दाने सांगितली जाते तिचीच पूजा करावी कारण सत्ता व असत्ता यांचा आकार धारण करणारे ते चित्त तत्वच सर्व आहे ज्यांना हे शिवतत्व ज्ञान झालेले नसते त्यांच्यासाठी पुंडरीकाक्षादी आकारांचे पूजन विहित आहे एक योजन मार्ग चालून जायला जो समर्थन नसतो त्याला एक कोसाचाच टप्पा सांगितला जातो रुद्राधिकांपासून मर्यादित फळ मिळते आणि आत्म्यापासून नित्य आनंद हे स्वाभाविक व आदिअंतरहित फळ आहे हे असले अकृत्रिम फळ सोडून जो कृत्रिम फळाच्या मागे लागतात ते मंदारवाला सोडून कडू व काटेऱ्या करंजाच्या वनात घुसतात ज्ञान सर्वत्र आत्मोम आत्मोपम्य ते सुख पाहणे व चित्ताचा शम ही मुख्य देवाच्या पूजेतील उत्तम पुष्पे आहे पूज्य आत्म्याला जाणणारे ज्ञानी निर्मल चिन्मात्र शिवाला पूज्य समजतात शम बोध इत्यादी पुष्पाने मुख्य देव जो आत्मा त्याची पूजा करणे हेच देवर्तार्चन करणे आहे असे तू समज आकारांचे पूजन करणे हे खरे पूजन नव्हे जे जन आत्मज्ञान स्वरूप देवार्चन करून सोडून कृत्रिम अर्चेमध्ये आशक्त होतात ते दीर्घकाल क्लेश भोगतात <clears throat> ज्यांना ज्ञेय ब्रह्म कळले आहे असेही विद्वान लोक केव्हा आत्मध्यान सोडून उठले जातात साकार देवाची पूजा करत असलेले जे दिसतात तेही पूजा लहान मुलाच्या क्रीडेसारखी लिलेने करतात भोगांच्या लालसेने काही करत नाहीत आत्माच देव भगवान शिव परमकारण आहे त्याचीच ज्ञानरूपी पूजा सामग्रीने सर्वदा सद्भावनेने पूजा करावी तू जीवाला अकृत्रिम अव्यय चिदाकाश ब्रह्मजाण त्याहून निराळ्या अनात्म्याची तू पूजा करू नकोस कारण आत्मपूजन हीच मुख्य पूजा आहे श्री वसिष्ठ म्हणाले हे प्रभो हे जगत चेतनाकाश मात्र कसे आहे व चेतना तत्वाला जीवादिभाव कसा प्राप्त झाला आहे ते सांग श्री ईश्वराने सांगितले <clears throat> या सृष्टीत पारावाररहित चिदाकाशच आहे चैत्य कोठेही संभवत नाही कारण चेत्याची म्हणजे विषयाची सत्ता चितच्या अधीन असते चित स्वरूपच कल्पांती अवशिष्ट राहते सूर्य चंद्र प्रदीप इंद्रिये मन इत्यादी जे जे स्वतः प्रकाशाकाराने पसरते ते ते प्रकाशाच्या द्वारा विस्तार पाहू लागते विस्तार पाहू लागले असता स्वरूपात राहीनासे होते बाहेर पडते त्यात बाहेरचे पदार्थ व्यक्त होऊ लागतात त्याच न्यायाने चैतन्य प्रकाशाच्या द्वारा विकास पाहू लागले असता त्याचे जे स्पंदनसे होते त्यानेच हे सर्व जगत स्पष्टपणे भासते येणेप्रमाणे हे विचित्र रूप जगत चिन्मात्र आहे तथापि ते स्वप्नातील नगराप्रमाणे चित होऊन पृथक असल्याप्रमाणे भ्रांतीने भासते याप्रमाणे हे जगत काय आहे म्हणून परमार्थबुद्धीने पाहिले असता हे अमूर्त स्वच्छ व छिदाकाश रूप आहे असा निश्चय होतो दृश्य विषयाचा युक्तिदृष्ट्या अत्यंत असंभव असल्यामुळे ते छिदाकाश मात्र आहे तथापि सृष्टीच्या आरंभी अज्ञानवृत्त चेत स्वभावामुळे त्याची जी अन्यथा प्रवृत्ती येते तेच दृश्य जगत होय त्यामुळे स्वप्नातील नगराच्या आकाराचे जे जे जगत भासते ते आत्मरूप आहे छिदाकाश मात्र आत्म्यामध्ये अनात्मतत्व कोणते व का राहील पर्वत छिन्मात्रच आहेत जगत चिन्मात्र आकाश चिन्मात्र जीव चिन्मात्र स्वरूप व ही भूत परंपरा ही चिन्मात्रच आहे सृष्टीच्या आरंभी सर्व ज्ञानात स्वर्गात आपल्या नगरात पाताळात चित होऊन भिन्न काय संभवते ते सांग पाहू कारण जडाला स्वतः सत्ता व स्फूर्ती आहे असे म्हटले तर ते अजट ठरणार आकाश परमाकाश ब्रह्माकाश जगत चित्ती ही सर्व त्या एका तत्वाची झाडे व वृक्ष याप्रमाणे पर्यायी नावे आहेत एवढेच अशा प्रकारे हे द्वैत स्वप्न संकल्प व माया यासारखे आहे असा जेव्हा तत्वदृष्ट्या अनुभव येतो तेव्हा जग चिदाकाश भासते जसे हे संविदाकाश स्वप्नात जगदाकार भासते त्याप्रमाणे जागृती या नावाच्या स्वप्नातही आम्हाला तेच जगदरूपाने भासते जसे स्वप्ननगरात चिदाकाशाला सोडून दुसरे काही कोठे संभवत नाही त्याप्रमाणे जागृतीत महाचितला सोडून दुसरे काही ज्या अर्थी संभवत नाही त्या अर्थी हे सर्व चित व चिताचे विषय इतद्रूप जगत ही निर्विषय व सद्रूपच आहेत ब्रह्माचा मी बहु व्हावे उत्पन्न व्हावे हा आद्य संकल्पच त्रिभुवन होऊन ते आपोआप उत्पन्न झाले आहे चिदाकाशात ते स्वप्नाप्रमाणे स्थित आहे द्वैतवाद्यांना संबंध असले संमत असलेल्या सत्य स्वरूपाप्रमाणे ते स्थित नाही स्वप्नातील सर्व घटपटादी पदार्थ ज्यात जसे चिदाकाश मात्र असते त्याप्रमाणे हा जागृतीतील सर्व घटपटादी प्रपंच चिदाकाश मात्र आहे स्वप्नात दिसलेले नगर शुद्ध ज्ञानमात्र असल्यामुळे त्याहून दुसरे काही त्यात जसे नसते त्याप्रमाणे या भुवनत्रयातही चित्तहून दुसरे निराळे वेगळे काही नाही ज्या काही चित्तवृत्ती देश काल व चित्त यासह जे जे त्रिकालातील भाव व अभाव ते सर्व चिदाकाशमय आहे ज्या परमार्थत पर असलेल्या देवाच्या विषयी तू पहिला प्रश्न केला होतास तोच हा आहे जो तू तोच मी किंवा हे सर्व जगत ही तोच पूर्ण परमात्मा आहे सर्व पदार्थ जाताचे जगताचे दुसऱ्या कशाचेही तुझे व माझे यथार्थ स्वरूप चेतनाकाश परमात्माच आहे दुसरे काही नाही हे मुने संकल्पमय स्वप्ननगरात चिदाकाशापासून भिन्न जसा कोणताही आकार नसतो त्याप्रमाणे हिरण्यगर्भाच्या मुख्य सृष्टीपासून प्रवृत्त झालेल्या या सृष्टीत दुसरे काही नाही इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे एकोणत्रिश सर्ग श्रीराम